साडी शोभती अंगावर चंद्रकोर कोरलया ऐन कपाळावर गुलाबी साडी शोभती अंगावर तशीच स्वप्नात आली माझ्या काल तशीच स्वप्नात आली माझ्या काल गुलाबी साडी आणि लाली लाली लाल रेडूच्या परसूला हळदी नाव भरवा गोर त्याच ग हळदी नाव भरवा गोर त्याच ग गुलाबी साडी आणि लाली लाली लाल येडामाई बसली माझी चांदीचा महा गुलाबी साडी आणि लाली लाली लाल येडामाई बसली माझी चांदीच्या तुझी आरती में तुला बसवली ग देवऱ्यात बाळक ललित असते तुला रोज पुनम तुझी आरती न स्वतः कर गायक अनसणीची चाल कर गायक अनसनी चाल गुलाबी साडी आणि लाल लाल Lila